पुस्तकाचं नाव आहे अंकल टॉम्स केबिन आजपर्यंत प्रसिद्ध आहे त्याची लेखिका तिचं नाव हॅरिएट बीचर स्टोवे म्हणजे हे नाव ऐकता ऐकता दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा हॅरिएट बीचर स्टोवे म्हणजे ती माहेरची आहे हॅरिएट बीचर तिचा ज्या दुसऱ्या ख्रिश्चन का मिशनरी होता त्याच्याशी एव्हॅन्जेलिकल क्वेकरपंथीय त्याच्याशी विवाह झाला तो म्हणजे स्टोवे म्हणून तिचं नाव हॅरिएट बीचर स्टोवे पण विवाहानंतर स्त्रीनी असं नाव लावणं हे अठराशे चाळीसमध्ये सुद्धा अमेरिकेत रूढ होतं याचे जे सामाजिक अर्थ होता तो आपापले लक्षात घ्या तिने तिचं नाव हॅरियट बिचर स्टोवे विवाहित स्त्री तिचे वडील सुद्धा ख्रिश्चन मिशनरी होते घरामधलं सगळं वातावरण धार्मिक उत्तरेला नॉर्थ बॉस्टनच्या आसपास राहणारी पतीचं घराणं सुद्धा सगळं तिचे भाऊ ख्रिश्चन मिशनरी बिशप बनलेले होते सर्व संस्कार एव्हॅन्जेलिकल ख्रिश्चॅनिटीचे ती छोट्या छोट्या गोष्टी लिहायची संसार तिला मुलं बाळ झाली विवाहित होती गृहिणी होती संसार सांभाळत होती वेगवेगळ्या वृत्तपत्र स्थानिक ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी लिहायची तिची एक बहीण एक दिवशी गप्पा मारताना हॅरिएटला म्हणाली की मला लिहिता येत नाही मला जर लिहिता येत असतं तर मी माझं सगळं कौशल्य हा गुलामीचा प्रश्न लोकांसमोर मांडायला वापरलं असतं ते या हॅरिएट बीचर स्टोवेने डोक्यात ठेवलं मग वर्षभर सिरीज चालू झाली त्या वृत्तपत्राचा खप त्या वर्षात वाढला पुढे ते पुस्तक झालं पुस्तक छापल्यापासून अठराशे चाळीस बेचाळीसच्या वेळेचा आपण बोलतो पुस्तक छापल्यापासून पहिल्या आठवड्यात दहा हजार प्रती खपल्या अठराशे चाळीस साली मराठीमध्ये आत्ता जरी पहिल्या आठवड्यात तर सोडाच कुठल्याही पुस्तकाच्या दहा हजार प्रती खपल्या तर लेखक आणि प्रकाशक दोघांनाही हर्षवायू होईल पण त्यावेळेला हे अंकल टॉम्स केबिने पुस्तक पहिल्या आठवड्यात तर दहा हजार गेलंच गेलं तिथपासूनच्या काही महिन्यांच्या मध्ये ते गेलं तीन लाख तीन लाख लोकसंख्येशी जर एक्स्ट्रापोलेट केलं तर अठराशे चाळीसमध्ये एखादं पुस्तक तीन लाख जाणे म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये तीन मिलियन तीस लाख तीस लाख जाणे इतक्या प्रचंड प्रमाणावर गेलं नुसती संख्या महत्त्वाची नाही आहे ज्यांनी ते पुस्तक वाचलं आणि त्यामध्ये हा टॉम नावाचा काळा गुलाम त्याची आणखी एक ब्लॅक ब्लॅक म्हणजे ती वेगळी तो सांगतोय शब्द एक मिनिट तिचं नाव एलायजा एलायजा ही गोरा पुरुष आणि ब्लॅक स्त्री हिच्या संबंधातून जन्माला आलेली मुलगी तिला अमेरिकन संस्कृतीतला तत्कालीन शब्द होता मिलॅटो पण ती काळी त्यामुळे मिलॅटो म्हणजे हेलेबेरी आत्ताची हेलेबेरी फरक एवढाच की हेलेबेरीची आई व्हाईट आहे आणि वडील ब्लॅक आहेत ती ही एलायजा तिचं आणि या टॉमचं एकूण शोषण आयुष्याचे वाटोळ दारिद्र्य भयानक आणि त्याच्या केंटकीच्या बाजारामध्ये झालेला विक्री व्यवहार टॉमचा तो सहकुटुंब उभा आहे विक्रीला पण विकत घेणारा मालक फक्त टॉमला विकत घेतो या मालकाचं नाव आहे सॅम तो मालक यांकी आहे यांकी म्हणजे न्यूयॉर्कमधला तो अतिशय लोभी आहे टॉमला मारहाण करणार आहे तो विकत घेतो आणि तो सांगतो मी फक्त टॉमला विकत घेतलेलं आहे फॅमिलीला नाही त्या कादंबरीमध्ये टॉमची त्याच्या फॅमिलीशी होणारी ताटातूट किंवा एलायजाची आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ओहायो नदी मध्ये बर्फ साचतं बर्फ साचलेली वायू नदी पार करून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पळून जायचे प्रयत्न याला दगडाला सुद्धा पाजर फुटेल असं कादंबरीतलं वर्णन पण तो अंकल घरामध्ये गुलामाचं स्थान काय असायचं तो घराची काळजी घ्यायचा अंकल टॉम त्याची केबिन हे शोषण हॅरियट बिचर स्टोवेनी मांडलं पुस्तक सोल्ड लाईक हॉट केक फार भल्या भल्या निर्णयकर्त्यांपर्यंत ते पोचलं अब्राहम लिंकननी तो खासदार झाल्यानंतर सिनेटमध्ये जेव्हा गुलामीच्या प्रश्नावरचे डिबेट आले त्यावेळेला ही जी सेक्रेटरीएट म्हणजे लेजिस्लेचरची लायब्ररी आहे त्या लायब्ररीत जाऊन मुद्दाम हे पुस्तक घेतल्याची रेकॉर्ड आहे इलिनॉय राज्यामध्ये स्टीफन डिग्लस आणि अब्राम लिंकनचे जे वाद झाले डिबेट झाली त्यामध्ये अभ्यासाकरता स्टीफन डिग्लस डग्लसने हे पुस्तक वाचल्याचे उल्लेख आहेत इंग्लंडचा अमेरिकेतल्या गृहयुद्धाच्या काळातला पंतप्रधान त्याचं नाव लॉर्ड पॉमर्स्टन हा एव्हेंजेलिकल ख्रिश्चनिटीतलाच होता यांनी लॉर्ड पामर्स्टननी मागून हे पुस्तक वाचलेलं होतं त्याचा त्याच्या मनावर प्रभाव होता गृहयुद्ध जेव्हा चालू झालं तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्सनी कोणाची बाजू घ्यायची उत्तरेची का दक्षिणेची असा जेव्हा प्रश्न उभा राहिला त्यावेळेला इंग्लंड आणि फ्रान्स गप्प बसण्याचं धोरण त्यांनी घेतलं की कोणाचीच नाही हे त्यांचं अंतर्गत आहे ते त्यांचं त्यांचं उद्यात ते गप्प बसण्याचं जे कार निर्णय घेतला त्यामध्ये सिंहाचा वाटा अंकल टॉम्स केविन हे पुस्तक पामर्स्टननी वाचलेलं होतं त्याचं आहे तो मनाने वैयक्तिक आहे गुलामीचा विरोधक त्यामुळे दक्षिण हे गुलामीचं समर्थन करतं म्हणून आपण दक्षिणेला बॅकिंग द्यायचं नाही पण उत्तर शंभर वर्ष होऊन गेली असली तरी इंग्लंडचा अजून राग गेलेला नव्हता की आमचे मूळ यांनी तोडलं या वसाहती आमच्यापासून स्वतंत्र झाल्या त्यामुळे आपसात लढून त्यांचं काय होत होत असेल तर होऊन जाऊ देत आपल्याला काय घेणं देणं पण निदान मध्ये नाही पडायचं हे लॉर्ड पॉमर्स्टननी हे वाचून ठेवलेलं होतं त्यामुळे झालं मेक्सिको गिळंकृत करून झाला होता एक एक राज्य ताब्यामध्ये घेताना युनायटेड स्टेट्समध्ये सामील होताना त्याची घटनेने एक पद्धत आखून दिलेली होती कुठल्याही राज्यामध्ये पश्चिमेकडे लोक जात असत जमीन ताब्यात घेत असत हे जे लुईझियाना परचेस बरं का मगाशी सांगितलेलं फ्रान्सनी अमेरिकेला विकली आता इतिहास सांगतो की फ्रान्सने अमेरिकेला जी जमीन विकली ती फ्रान्सच्या ताब्यातच नव्हती मुळात म्हणजे हलवायच्या घरावर तुळशीपत्र पण फ्रान्सनी ते आम्हाला विकली असं सांगून अमेरिकेने लुइझियाना पर्चेसच्या राज्यांच्या मध्ये प्रसाराला सुरुवात केली तिथल्या ज्या इंडियन ट्राईब्स होत्या वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या ट्राईब्स त्यांच्या कत्तली घडल्या मारले गेले त्यांना मलेरियाचे जंतू असलेली ब्लँकेट्स मैत्रीचा करार केला आणि मग हे मलेरियाचे जंतू असलेली ब्लँकेट्स रेड इंडियन्सना द्यायचे ते पांघरून यांना मलेरिया झाले ते रोगाला टिकले नाहीत नायनाट पृथ्वीच्या पाठीवरून एक वंश एक समाज एका ज्यांच्या ताब्यातली जमीन त्यांचा सगळ्यांचा नायनाट आणि यांचा पश्चिमेकडे विस्तार फ्री मुक्त परवानगी होती की कोणीही पश्चिमेकडे आणखीन जा वसवा तुमची रांच किंवा मोठी मोठी शेतं स्थापन करा एखाद्या विशिष्ट प्रदेशाची लोकसंख्या साठ हजार झाली की त्या प्रदेशाने अर्ज करायचा संसदेकडे की आमच्या प्रदेशाची साठ हजार झाली आता आम्हाला सदस्य करून घ्या आणि मग तो अर्ज करताना त्यांनी जे जॉईन व्हायचं ते त्यांनी गुलामीची प्रथा असलेलं राज्य म्हणून जॉईन व्हायचं का गुलामीची प्रथा नसलेलं राज्य म्हणून जॉईन व्हायचं असा त्यांना चॉईस असायचा आणि त्याला डिफायनिंग लाईन ही मेसन डिक्सन रेषा ही होती मेसन डिक्सन रेषा असून जेव्हा मिझुरी कॉम्प्रोमाइज झाला आणि त्याच्या उत्तरेला आहे मिझुरी राज्य ते मिझुरी लोझियाना परचेसमधनं मिळालेलं होतं पण सेनेटमधनं तुल्यबळता टिकावी आधी होती नऊ नऊ राज्य गुलामी आणि मुक्त मग झाली दहा दहा मग झाली अकरा अकरा ती तशी टिकावी म्हणून एक मिजुरी घ्या त्याला गुलामीला परवानगी द्या पण मुक्तता असलेलं एक राज्य म्हणून मायनेमधनं आणखी एक छोटं राज्य वेगळं काढा आणि त्याला ते गुलामी मुक्त राज्य म्हणून असे तारेवरच्या कसरती चालू होत्या टाईट रोप वॉक ते युनियन काही करून युनायटेड स्टेट्स एकत्र ठेवा पण त्याच्यासाठी आवश्यकता असतील तर तडजोडी तुम्ही करा त्यामध्ये दक्षिण गुलामीची प्रथा रक्षण करता ती जबरदस्त निग्रह होता तिचा आणि उत्तरेला एव्हॅन्जेलिकल ख्रिश्चॅनिटीच्या प्रचारामधून औद्योग विकास येत गेले औद्योगिकरण होत गेलं जगाशी व्यापार विनिमय वाढत गेला त्यामुळे कारखान्यांमध्ये काम करायला उलट फ्रीमेसन म्हणजे मुक्त झालेले यांचीच आवश्यकता वाढत गेली तशा संघर्षाला टोक यायला लागला आक्रमकपणे अग्रहाणी म्हणणारा उत्तरेचा ग्रुप की गुलामी वाईट आहे आणि दूर झाली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचं ते मुख्य लक्षण ती असलीच पाहिजे ते म्हणजे आमचं स्वातंत्र्य आहे असं म्हणणारी दक्षिण मग दोन तीन महत्त्वाचे फ्लॅश पॉईंट्स म्हणजे टक्कर ज्यातनं आटळ होऊन बसते असे येतात त्याच्यामध्ये येतं थोडी गुंतागुंत आहे मला थोडीशी माफ करा मी याच्यावर फार वेळ देणार नाही आहे पण ती समजल्याशिवाय पुढे गृहितदाचं काही समजणार नाही आहे एका कायद्याचं नाव आहे कायद्याचं नाव आहे कॅन्सस नेब्रास्का ऍक्ट कायदा लुइझियाना परचेस नंतर पश्चिमेकडच्या आणखीन जशी राज्य यायला लागली त्याच्यातली ही दोन राज्य आहेत कॅन्सस आणि नेब्रास्का दोन्ही छत्तीस तीसच्या वर मेसन डिक्सन लाईनच्या वर त्यामुळे दोन्हींच्या मध्ये गुलामी नाही येणार त्यामुळे सिनेटमधलं गुलामी मुक्त राज्य दोन्ही वाढणार आता काय करायचं मग दक्षिणेला हे टेन्शन वाढेल म्हणून मिझुरी कॉम्प्रोमाइजचं आणखी एक पुढचं पाऊल टाकायचं ठरलं आणि म्हणे ते पुढचं पाऊल काय तर ते विधेयक स्टीफन डगलसनी मांडलं स्टीफन डगलस सेनेटर होता स्टीफन डगलसनी ते विधेयक मांडलं त्याचं नाव आहे कॅन्सस नेब्रास्का आधी बिल आणि ते संसदेमध्ये यथावकाश पुढे पास झालं ते पास झालं तिथे खरं म्हणजे अमेरिकेच्या गृहयुद्धाची कायदेशीर ठिणगी पडते स्टीफन डगलसनी मांडलं की नेब्रास्का राज्याचे आपण दोन भाग करू कॅन्सस राज्याचे दोन भाग करू आणि मग संख्या अशी काही करू की ज्यामुळे उत्तरेला असून दोन राज्यांच्या मध्ये गुलामी मान्य केली जाईल कॅन्सस नेब्रास्का बिल अमेरिकेच्या राजकारणात यायच्या आधीची सहा सात वर्ष लिंकन प्रॅक्टिकली राजकारणातून निवृत्त झालेला होता आणि गावाकडे जाऊन स्प्रिंगफील्ड इलिनॉयची राजधानी इलिनॉयमधलं मुख्य शहर शिकागो आहे पण ते त्यावेळेला अजून उदयाला येत होतं इलिनॉयची राजधानी राज्याची राजधानी स्प्रिंगफील्ड आहे स्प्रिंगफील्डला लिंकन वकिलीची प्रॅक्टिस करत होता आणि त्यांनी सोडून दिलेलं होतं पण हे मिझुरी कॉम्प्रोमाइजचं जे पुढचं पाऊल पडलं कॅन्सस नेब्रास्का कायदा अठराशे पन्नास तेव्हा लिंकन राजकारणात परत आला लिंकनने लिहिलेलं आहे की अपयश आणि पराभवाला खचून मी थांबलो होतो पण पुन्हा ही जी तडजोड झाली हिने मला कळलं की अमेरिकेची एकात्मता धोक्यात आहे आणि मी अशा वेळेला गप्प बसू शकत नाही त्यानंतर लिंकन परत राजकारणात आला पण यथावकाश कॅन्सस का कायदा पुढे संमत पण झाला संमत झालेल्या कायद्यांच्या मध्ये आज वाचताना अभ्यास करताना माणुसकीच्या दृष्टिकोनातून धक्का बसावा असा एक कायदा होता तो संमत पण झालेला होता या कायद्याचं नाव आहे फ्युजिटिव्ह स्लेव्ह लॉ तर दक्षिणेच्या राज्यातले जे गुलाम होते ह्यांचे संघर्ष लढे चालू होते अनेक जण आत्महत्या करायचे लढायचे काही जण मालकाला मारायचे सुटका होण्यासाठी म्हणून ते ठरवायचे पळून जाऊ उत्तरेला पळून जाऊ मिसन डिक्सन लाईन क्रॉस केली की त्यांना वाटायचं आपण आता मुक्त झालो आता कोणी आपल्याला पकडू शकत नाही मग दक्षिणेकडचे मालक चिडले त्यांनी माणसांचे पाठलाग करून त्यांना पकडायचा असं ठरवलं पण त्याला कायद्याचं बळ नव्हतं कायद्याचं बळ आलं ते म्हणजे हा फ्युजिटिव्ह स्लेव्ह लॉ तो संमत झाला की एखाद्या मालकाचा एकदा का गुलाम कोणी झाला की त्या मालकाची त्या गुलामावर परमनंट पॉवर आहे तो जर पळून जरी गेला तरी जिथे पळून जाईल तिथे पकडून आणण्याचा आम्हाला अधिकार आहे नुसता पकडून आणण्याचा अधिकार आहे नाही ज्या राज्यात पळून जाईल तिथल्यांचं सुद्धा काम आहे ते राज्य जरी गुलामी मुक्त असलं तरी त्या राज्याने हा जो पळून आलेला गुलाम त्याला पकडलं पाहिजे आणि मूळ मालकाच्या हवाली केलं पाहिजे फ्युजिटिव्ह स्लेव्ह लॉ तो एका केसमुळे पूर्णपणे प्रकाशात आला या केसचं नाव आहे Dred Scott affair Dred Scott नावाचा एक काळा गुलाम मूळ केंटकी राज्यातला केंटुकीमध्ये गुलामीला मान्यता होती त्याचा जो मालक होता तो त्याला अठराशे एक्केचाळीस बेचाळीसमध्ये त्याला घेऊन इलिनॉयमध्ये गेला इलिनॉय मुक्त राज्य होतं इलिनॉयमध्ये तो चार पाच वर्ष राहिला हा जो मूळ मालक होता इलिनॉय इलिनॉयमधल्या एकाला आपला ड्रेड ड्रेड स्कॉटला विकलं ते ज्याच्या मालकाकडे त्यांनी काम केलं पाच सहा वर्ष आणि तो इलिनॉयमध्ये राहिला व त्याला इलिनॉयमधली जी बॉलिशनिस्ट चळवळ तिच्या कार्यकर्त्यांनी रेड स्कॉटला सांगितलं की तू आता गुलाम नाही आहेस ठीक आहे की तू मूळ केंटकी राज्यातला आणि तुला ज्यांनी विकत घेतलेला होता पण इलिनॉयमध्ये गुलामी नाही आहे आणि तुला कायदा तुझ्या बाजूने आहे तर तू कोर्टात केस कर की मी मुक्त आहे ड्रेड स्कॉटनी कोर्टात केस केली सर्व कोर्टांनी निर्णय ड्रेडस्कॉटच्या विरुद्ध दिला ही केस स्कॉटनी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्ट अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला नेमका शब्द फेडरल कोर्ट तिथपर्यंत नेला त्यांचा जो मुख्य न्यायाधीश रॉजर टॅनी त्याच्यापर्यंत ड्रेडस्कॉट केस पोचली त्यावेळेला अठराशे सत्तावन्न साल मार्च अठराशे मध्ये अमेरिकन सुप्रीम कोर्ट म्हणजे फेडरल कोर्टनी मुख्य न्यायाधीश रॉजर टॅनी निकाल दिला ड्रेडस्कॉट केसमधला ड्रेड स्कॉट केसमध्ये निकाल देताना जर हे म्हणा रॉजर टॅनी न्यायाधीश रॉजर टॅनी म्हणाला असता की ड्रेड स्कॉटच्या आहे अथवा विरुद्ध आहे तर त्यांनी फार घोळ झाला असता असं नाही पण ड्रेड स्कॉट केसमध्ये निकाल देताना अमेरिकन फेडरल कोर्टाने तीन चार घटनेच्या मुद्द्यांच्यावर राज्यघटनेच्या मुद्द्यांच्यावर आपला निर्णय दिला कोर्टाने जे इश्यूज फ्रेम केले त्याच्यात कोर्ट म्हणलं मला निकाल कशा कशावर द्यायचा आहे तर पहिलाच प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला की ड्रेड स्कॉट निग्रो आहे ब्लॅक त्याला कोर्टात दाद मागण्याचा हक्क आहे का आणि कोर्टात दाद मागण्याचा हक्क याचा अर्थ आहे की तो अमेरिकन घटनेमध्ये जे all men are born equal ते all men are born equal ते मेन माणूस याच्या व्याख्यात तो बसतो का आणि कोर्टाने मग निकाल देताना सांगितलं एक दोन तीन चार एक ड्रेड स्कॉटला कोर्टात येण्याचाच अधिकार नाही का फाउंडिंग फादर्स मूळ राज्यघटनेत ऑल मेन आर इक्वल जरी म्हणलेलं असलं तरी त्या ऑल मेनमध्ये ब्लॅक्स नाहीत निग्रो नाहीत हा निकाल देताना कोर्टानेही सांगितलं की मिझुरी कॉम्प्रोमाइज पण चुकीचा आहे आणि कॅन्सस नेब्रास्का ऍक्ट पण बेकायदेशीर आहे कोर्टाच्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की छत्तीस तीस अक्षांशावर सुद्धा ही मेसन डिक्सन लाईन जी होती ही पण बेकायदेशीर आहे त्याच्या दक्षिणेला गुलामी चालेल आणि उत्तरेला गुलामी चालणार नाही यापैकी उत्तरेला गुलामी चालणार नाही हे म्हणण्याचा सुद्धा हक्क नाही म्हणून सगळंच कृत्य लॉक स्टॉक अँड बॅरल बाह्य हा ड्रेड केसचा निकाल आला आणि अमेरिकेमध्ये प्रचंड खळबळ माजली गृहयुद्धाच्या दिशेने जी ही शेवटची दोन पावलं आहेत त्यातला ड्रेडस्कॉट स्कॉट केसमधला निकाल त्या निकालानंतर उत्तरेचे विशेषत एव्हॅन्जेलिकल परंपरेले जे काही कार्यकर्ते होते हे भयंकर अस्वस्थ झाले या अस्वस्थ झालेल्यांमध्ये एक होता जॉन ब्राऊन नावाचा अत्यंत धर्मश्रद्ध असा धर्मगुरू जॉन ब्रॉनची फॅमिली खूप त्याला अठरा एकोणीस मुलं होती मोठी फॅमिली होती अत्यंत धर्मश्रद्ध तो आणि ब्लॅक्सना मदत केली पाहिजे ब्लॅक्सना मुक्त केलं पाहिजे याच्यासाठी काम करणारा माणूस ब्रेड स्कॉट केसमधला निकाल आला आणि खरं म्हणजे वाटायला एक छोटीच घटना त्यावेळेला अमेरिकेच्या संसदेत घडली ती म्हणजे गुलामी मानणारा एक खासदार होता त्याचं नाव बटलर या बटलरनी संसदेचं अधिवेशन चालू असताना जो गुलामीचा विरोधक असलेला व्हीक पार्टीचा चार्ल्स समनर नावाचा खासदार होता याला जाऊन एक वेताची छडी घेऊन संसदेमध्ये तुडव तुडव तुडवला त्याला तुम्हाला बरं वाटलेलं मला दिसून आलेलंच आहे की चला त्यांच्याहीकडे असं असतं म्हणजे आजपासून शंभर सव्वाशे दीडशे केव्हा तरी वर्षांनी आपलंही सगळं नीट होईल अशी आशा बाळगायला काय हरकत नाही आहे बटलरनी जाऊन तू गुलामीचा विरोधक आहेस काय चार्ल्स समनने एक विधेयक आणलेलं होतं चार्ल्स समनर बिल असंच त्याचं नाव होतं आणि त्यामुळे दक्षिणेकडच्या राज्यांना त्यांच्या गुलामीच्या हक्काला बाधा पोचणार होती त्यामुळे हा खासदार बटलर हा खासदार होता दक्षिणेकडचा व्हर्जिनियातला होता ह्यांनी जाऊन संसदेचं अधिवेशन चालू असताना त्यांनी जाऊन चाल समनरला तुडव तुडव तुडवला किती मारला जखमी आणि रक्तबंबाळ होऊन चार्ल समनर ते खासदाराचा जो बेंच असतो संसदेचा त्या बेंचच्या खाली तो पडला तिथे बेशुद्ध पडला याच्याही बातम्या आल्या आणि ड्रेडस्कॉट यानंतर जॉन ब्राऊननी डोक्यात घेतलं की ही माणसं सांगून ऐकणारी नाहीत गुलामीचा विरोधक गुलामी गेली पाहिजे हे ही माणसं सांगून ऐकणारी नाहीत काय करायचं ते आपल्यालाच केलं पाहिजे म्हणून जॉन ब्राऊननी ब्लॅक्सच्या मदतीने एक कट प्लॅन केला तो कट होता हार्पर्स फेरी म्हणून ठिकाण आहे हे पेन्सिल्वानियाच्या सीमेवर येतं पेन्सिल्वानियाच्या पश्चिम सीमेवर नदी काठावर त्या हार्पर्स फेरी ही सीमारेषा होती त्याच्या दक्षिणेला पुन्हा गुलामीची प्रथा मंजूर त्यांनी अनेक ब्लॅक्सशी आधी पत्रव्यवहार केला एक कट प्लॅन केला आणि प्लॅन हा होता की तिथे छापा घालायचा ताब्यात घ्यायची तिथल्या सगळ्या गुलामांना मुक्त करायचं जॉन ब्राऊन ज्या वेळेला आपल्या मुलांना घेऊन निघाला हातात बंदुका वगैरे घेऊन आणि त्याला अपेक्षा होती की ठरलेल्या योजनेनुसार रात्रीच्या वेळी आपल्याला काही ब्लॅक्स येऊन मिळणार आहेत ते लढणार आहेत ते प्रत्यक्ष आलेच नाहीत जॉन ब्राऊनने हार्सपर हार्पर फेरीच्या ठिकाणी छापा घातला की जागा ताब्यात घेतली एक छोटं भेट होतं ताब्यात घेतलं तिथले जे गोरे होते त्यांना मारून टाकलं त्यांना आणि गुलामीची मुक्ती तिथून त्यांनी जाहीर केली दक्षिणेकडनं सेना आली हार्पर्स फेलीला वेढा घातला काही दिवस ही लढाई चालली ती लढवली जॉन ब्राऊननी पण त्याच्यामध्ये जॉन ब्राऊनची मुलं मारली गेली जे सतरा अठरा त्याचे सहकारी होते सगळे गोरे सगळे मारले गेले आणि फायनली शस्त्रास्त्र संपली बंदुका पिस्तू म्हणजे गोळ्या संपलं ॲम्युनिशन संपलं कर लढताच येत नाही म्हणून जॉन ब्राऊनला शस्त्र खाली टाकावं लागलं जॉन ब्राऊन पकडला गेला आणि व्हर्जिनियाच्या कोर्टामध्ये जॉन ब्राऊनवर केस झाली अपेक्षित होतं त्याप्रमाणे जॉन ब्राऊनला फाशीची शिक्षा देण्यात आली पण केस चालू असताना जे कामकाजाचे सगळे रिपोर्ट्स पेपर्समध्ये येत होते नॉर्थच्या उत्तरेच्या सुद्धा पेपर्समध्ये तिथे जॉन ब्राऊनचं वागणं होतं ते धीरोदात्त होतं त्याला माहित होतं आपण मरणार आहोत तरी सुद्धा तो त्या मरणाला सामोरा जात होता घटना अठराशे सत्तावन्नमधली जॉ जॉन ब्राऊन सुद्धा फायनली त्याला अठराशे साठमध्ये फाशी लटकवलं फासावर जाताना सुद्धा जॉन ब्राऊन शांतपणे वधस्तंभाकडे आपल्या पावल्याने चालत गेलाय त्यांनी मरताना एक चार पाच ओळींचं भाषण केलं ते दुसऱ्या दिवशीच्या पेपर्समध्ये छापून आलं जॉन ब्राऊन सांगतो की मला बायबलनी शिकवलंय माणसा माणसात समत आहे बायबलचं एक तत्व आहे त्याचं मूळ वाक्य आहे do unto others what you want done unto you दुसऱ्यांशी कसे वागा तर तुमच्याशी त्यांनी जसं वागावं अशी अपेक्षा आहे तसे वागा जॉन रॉन म्हणतो की मला मला कोणी गुलाम करावा अशी माझी इच्छा नाही त्यामुळे दुसऱ्याची गुलामी पण मला मंजूर नाही तुम्ही मला फासावर लटकवता आहात तर मी जिझस ख्राईस्टच्या परंपरेमध्ये जाऊन बसतोय म्हणून खुशाल नाही तो शांतपणे फासावर गेला त्याचा अमेरिकेवर विशेषतः उत्तर आणि त्यातले राजकीय पुढाऱ्यांच्या सुद्धा मनावर सखोल परिणाम झाला हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला काम करायला हवं आहे आणि त्यासाठी आपल्याला युद्ध करावं लागलं तरी चालेल हे वातावरण तयार होत असताना लिंकननी अठराशे छप्पन्न साली खासदारकीची निवडणूक लढवली सिनेटर ती लढवली व्हीक प पक्षाच्या तिकिटावर हा व्हीक पक्ष अठराशे छप्पनमध्ये नावापुरता शिल्लक राहिलेला होता कारण कॅन्सास नेब्रास्का बिल अठराशे चोपन्नमध्ये मंजूर झालं ते मंजूर झाल्यामुळे खरं म्हणजे व्हीक पक्ष फुटला व्हीक पक्ष कोलमडलाच आणि एक गट त्याचा जो स्थापन झाला त्याच्यात अब्राहम लिंकनचा पुढाकार होता त्यांनी आपल्याला नाव आधी युनियन पार्टी आणि त्यांचं मूळ नाव पडलं रिपब्लिकन इथपासून पुढे अमेरिकेच्या राजकारणात आजपर्यंत जो रिपब्लिकन पक्ष म्हणून ओळखला जातो तो म्हणजे तो कॅन्सस नेब्रास्का बिल नंतर फुटून व्हीक पक्ष फुटून निघालेली रिपब्लिकन पक्ष लिंकनने अठराशे छप्पनची निवडणूक अजून रिपब्लिकन पक्ष हा शब्द नाही आहे पण व्हीक पार्टीच्याही तिकिटावर नाही त्यांनी ती लढवली निवडणूक त्याचा मुख्य विरोधक होता डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारा स्टीफन डगलस सगळ्या इलिनॉयला माहिती होतं की अॅबे लिंकन जिंकून येऊ शकत नाही पण अठराशे मध्ये या निवडणुकीमध्ये जे समक्ष एकत्र वाद झाले त्याच्यामध्ये लिंकन क्रमाक्रमाने सातत्याने आपली मुख्य एकच बाजू मांडत होता ती बाजू म्हणजे एकाच वेळी देशाचं अखंडत्व आणि गुलामीच्या प्रथेला विरोध आणि मग मिझोरी तडजोड कॅन्सास नेब्रस्का बिल पुढे ड्रेडस्कॉट प्रकरण पुढे द्वैवार्षिक निवडणूक होते अठराशे अठ्ठावन्न या सगळ्या निवडणुका लिंकन हरलेला आहे बरं का पण तो सांगून हरलेला आहे की समाजासमोर हे मुद्दे मांडल्यामुळे मी जर हरणार असेल तर मला हरलेलंच चालेल पण मला हे मुद्दे मांडायचे अलीकडच्या ह्याच्या दोन निवडणुका लिंकन हरला पण हरला असला तरी त्याचा परिणाम हा झाला की देशाच्या राजकारणात क्रमाक्रमाने लिंकनचं नाव पुढे गेलं स्टीफन डगलस तर अमेरिकाभर आधी प्रसिद्ध होताच त्यामुळे अठराशे साठ सालची जी प्रेसिडेंटची इलेक्शन त्यावेळेला आता रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडणूक कोणी लढवायची असा मुद्दा आला तेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या ज्या चौघा जणांची नावं घेण्यात आली त्यात लिंकनचं नाव होतं चौथं होतं लास्ट होतं पार्टीच्या अंतर्गत ज्या आधी निवडणुका चालू होतात त्याच्यात कोणाला चुकूनही वाटलेलं नव्हतं डोळे मिटून सुद्धा वाईल्ड स्वप्नात सुद्धा की लिंकनला पार्टीची कॅन्डिडेचर मिळेल पुढे निवडून येणं तर आणखीन वेगळं सगळ्यांची अपेक्षा होती त्यावेळेचा न्यूयॉर्कचा गव्हर्नर विल्यम एच सीवॉट याला मिळेल किंवा दुसरा होता हानिबाल हॅमलिन आणखीन कोणीतरी एक होता आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या सिवॉटच्या बरोबरीने नाव होतं तो सैन्याचा खरं म्हणजे सेनापती होता तो होता फ्रीमॉन्ट ह्याच्या नावाने कॅलिफोर्नियामध्ये गाव वसवलेले आहेत म्हणजे गावाला क्या फ्रीमॉन्टचं नाव दिलेलं आहे फ्रीमॉन्टची रिपब्लिकन पार्टीच्या अंतर्गत तिकिटासाठी निवडणूक लढवतानाच घोषणा होती free slaves free United States Fremont आणि सगळ्यांना अपेक्षा होती की रिपब्लिकन पार्टीचे जे सदस्य आहेत ते फ्रीमॉन्टलाच अधिक तिकीटं देतील प्रायमरीज म्हणतात अंतर्गत ज्या झाल्या त्या प्रायमरीजमध्ये निवडून यायला रिपब्लिकन पार्टीचा नियम होता निम्म्याहून जास्ती मतं पाहिजेत ती फ्रीमॉन्टलाही मिळाली नाहीत सिवर्डलाही मिळाली नाहीत पहिली राऊंड होताना लिंकन नंबर चारवर होता लिंकननी त्याच्याकरता काम करणारे जे होते त्यांना सांगून ठेवलेलं होतं की कोणाशीही कसलीही तडजोड करू नका कोणाशीही काही शब्द देऊ नका पण या चौघातलं एक जण ज्याचं नाव मी विसरतोय आणि का विसरतोय एक मिनिटात तुमच्या लक्षात येईलच लिंकनच्या माणसांनी त्याला जाऊन भेटले ते म्हणाले नाहीतरी तू नंबर तीनवर आहेस तू निवडून तर येणार नाहीच आहेस त्यांनी याला शब्द दिला की लिंकनला तिकीट मिळालं आणि इन्सिडेंटली निवडून आला तर लिंकनच्या मंत्रिमंडळात तुला अर्थमंत्री करतो पण तुझी जी मतं आहेत ती लिंकनला दे ते त्यांनी ऐकलं त्यामुळे जी पुढची राऊंड झाली त्याच्यामध्ये खाटकन सिवॉर्ड आणि फ्रीमॉन्टला मागे टाकून लिंकन नंबर एकवर गेला रिपब्लिकन पक्षाचं त्याला तिकीट मिळालं ते मिळताना आधी त्याला माहिती नव्हतं निवडणूक झाली लिंकन निवडून आला ते एक मिनिटात आपण पाहतो लिंकनला मग त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही हा हा शब्द त्याला दिलेला होता त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळामध्ये लिंकनचा अर्थमंत्री हा माणूस होता तो भ्रष्ट होता आणि लिंकननी वाट पाहून त्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे शोधले आणि एक मंत्रिमंडळ फॉर्म झाल्यापासून सहा एक महिन्यामध्ये लिंकननी त्याला मंत्रिमंडळातून डच्चू दिला काढून टाकलं आत्ता काढतो नंतर घेतो राज्यामध्ये तुमचा उपमुख्यमंत्री करा मग इथे घेतो वगैरे नथिंग डुईंग हा भ्रष्टाचार ह्याला घ्यायचा नाही इलाज नाही आहे ती करावी लागली त्यावेळी तडजोड म्हणून ठेवला घेतला मंत्रिमंडळात सहा महिन्यामध्ये त्यांनी त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं अठराशे साठची प्रेसिडेन्शियल इलेक्शन आजपर्यंत मानलं जातं की चमत्कार आहे लिंकन निवडून येईल असं स्वतः लिंकनला नाही मेरी लिंकनला वाटलेलं नसेल तर गोष्ट वेगळी ती प्रचारात यायची पण नाही लिंकनच्या बरोबर पण रिपब्लिकन पार्टीला सुद्धा वाटलेलं नव्हतं मग लिंकन निवडून का आला तर अमेरिकेत असलेले फाटाफूट जी होती त्यामुळेच निवडून आला राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ती अमेरिकेची पद्धत एक वेगळी आहे ड्युअल वेगळी आहे पद्धत आधी पॉप्युलर वोट लोक मतदान करतात मग त्या त्या राज्यामध्ये ज्या उमेदवाराला बहुसंख्या आहे त्या राज्याची सर्व इलेक्टोरल वोट्स त्या एकाच मतदाराला जातात अठराशे साठची जी निवडणूक झाली ती जर पाहायला गेलं तर लिंकनचा जो प्रतिस्पर्धी उमेदवार होता डेमोक्रॅटिक पक्षाचा याला नेट मतं लिंकनपेक्षा थोडी जास्त आहेत लिंकनला एकूण मतांच्या पर्सेंटेजमध्ये पाहायला गेलात तर फॉर्टी पर्सेंट मत आहेत ती फिफ्टी पर्सेंट पण नाहीत फॉर्टी पर्सेंट मतं आहेत पण इलेक्टोरल कॉलेज हे जर पाहायला गेलात तर लिंकनला मतं येतात एकशे ब्याऐंशी इलेक्टोरल कॉलेजची निवडून येण्यासाठी आवश्यक होती एकशे पन्नास ही जादू कशी काय झाली ही जादू झाली कारण फुटलेली जी व्हीक पक्ष होता तो रिपब्लिकन नावाने एकत्र आला आणि एकत्र आणि पॉवरफुल असलेला जो डेमोक्रॅटिक सिटिंग प्रेसिडेंट डेमोक्रॅटिक होता बुचानन बुकॅनन पण डेमोक्रॅटिक पक्षाचा कॅन्डिडेट हरला कारण डेमोक्रॅटिक पक्ष फुटला ऐन निवडणुकीच्या उंबरठ्यावर डेमोक्रॅटिक पक्ष फुटला ऐन अठराशे साठच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर उमेदवार निवडण्यासाठी चार्ल्स्टन चार्ल्स्टन म्हणजे व्हर्जिनियातला चार्ल्स्टनला डेमोक्रॅटिक पक्षाचं अधिवेशन भरलं आणि दक्षिणेचे डेमोक्रॅट आणि उत्तरेचे डेमोक्रॅट यांच्यात मतभेद झाले दक्षिणेचे डेमोक्रॅटने आग्रह धरला की निसंशयरित्या गुलामी प्रथेचं समर्थन करणारा उमेदवार पाहिजे उत्तरेचे डेमोक्रॅट्स म्हणजे स्टीफन डिग्लस डगलस त्यांनी सांगितलं की तुम्हाला आमच्याबद्दल तुमचा गैरसमज होतोय एक आम्ही खरेदी विक्रीला आम्ही अवेलेबल पण नाही आहोत आणि आम्ही गुलामी प्रथेचे समर्थक आहोत असं तुम्ही समजू नका आम्ही दक्षिणेच्या स्वायत्ततेचे समर्थक आहोत या मुद्द्यावर चार्ल्स्टन या ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्ष फुटला दक्षिणेनी वेगळे उमेदवार दिले त्याच्यात एक बेकन रिच म्हणून आहे अलेक्झांडर हॅमलिन अलेक्झांडर स्टीफन्स म्हणून आहे उत्तरेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली स्टीफन डगलसनी याचा अर्थ डेमोक्रॅटिक वोट्स फुटली रिपब्लिकन वोट्स एकत्र राहिली अब्राहम लिंकन निवडून आला निवडून येताना निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये अब्राहम लिंकननी जे मुद्दे मांडले होते त्यातलं एक भाषण आजपर्यंत अजरामर भाषण समजलं जातं त्या भाषणाची स्टार्टच लिंकन सभेत उभं राहून सांगतोय a divided a house divided against itself cannot stand स्वतः विरुद्ध फुटलेलं घर उभं नाही राहू शकत हे मूळ बायबलमधलं वाक्य आहे काहीतरी गॉस्पेल सेंट मार्कचं गॉस्पेल यातलं मूळ वाक्य त्यांनी लिंकन सुरुवात करते की America is a house divided against itself एक तर सगळ्या अमेरिकेमध्ये गुलामी प्रथा लागू होईल किंवा सगळ्या अमेरिकेतून गुलामी प्रथा जाईल हे होताना लिंकन सांगतो की मी गुलामी प्रथा जावी या बाजूचा आहे पण राष्ट्राध्यक्ष झालो तर माझं मुख्य काम देशाचे अखंडत्व एकात्मता टिकवणे हेच राहील लिंकननी हे मांडल्यामुळे डेमोक्रॅट्सनी प्रचार चालू केला की लिंकन सिव्हिल वॉरची भाषा बोलतोय युद्ध करावं लागेल आजपर्यंत अमेरिकेच्या इतिहासातले अनेक इतिहासकार सांगतात की सिव्हिल वॉर लिंकनमुळे झालं मला वाटत राहतं की भारत फुटला फाळणी झाली आणि मुसलमानांनी वेगळं राष्ट्र मागितलं कारण सावरकर म्हणत होते की मुसलमान वेगळं राष्ट्र मागतील वेळेत सावध व्हा त्याच्यासारखं झालं हे म्हणणं देशाला वेळेत धोक्याचा इशारा देणे की वेळेत सावध झाला नाहीत आणि देशाचं अखंडत्व टिकलं पाहिजे भारत आणि अमेरिकेतला असलाच तर फरक काय आहे ते म्हणजे सावरकरांना गल्लीमध्ये उरलेले दिवस काढावे लागले तुटत गेले समाजात एकटे पडले आजपर्यंत त्यांचा त्याग त्यांची विज्ञाननिष्ठा काही असो अंदमानला चालत नाही त्यांच्या नावाची वचनं असलेली पण ज्यांनी अमेरिकेला जाणीव करून दिली की देशाची अखंडता टिकलीच पाहिजे आवश्यक तो रक्तपात झाला तरी चालेल कारण मी जी घटनात्मक प्रतिज्ञा घेणार आहे ती देश एक राहिला पाहिजे याकरता घेणार आहे आणि a house divided against itself cannot stand तो राष्ट्रपती म्हणून निवडून आला तो निवडून आला पुन्हा अमेरिकन राज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आहे की निवडणूक नोव्हेंबरमध्ये होते पण राष्ट्रपतीचा प्रतिज्ञाविधी मार्च त्यावेळेला तर एप्रिलमध्ये व्हायचा त्यामुळे निवडणूक झाली नोव्हेंबर अठराशे साठ त्याचा रा शपथविधी आणि अधिकृतरित्या राष्ट्रपती म्हणून कामाला सुरुवात होणार मार्च एप्रिल अठराशे एकसष्टमध्ये ह्याच्यामधल्या चार महिन्यांच्या मध्येच अमेरिका फुटली कारण दक्षिणेकडची जी राज्य मुख्यतः सात राज्य विशेषतः साऊथ कॅरोलिना टेक्सास वगैरे सात राज्य फ्लोरिडा जॉर्जिया अलाबामा मिसिसिपी या राज्यांच्या वतीने त्या त्या राज्याचे सुद्धा पण यांचा मुख्य नेता जेफरसन डेव्हिस हे सांगत होते की लिंकन जर निवडून आला तर आम्ही अमेरिकेपासून फुटून निघणार आहोत नोव्हेंबरमध्ये लिंकन निवडून आला डिसेंबरमध्ये पहिलं राज्य साऊथ कॅरोलिना फुटलं साऊथ कॅरोलिनाच्या पाठवात खाड खाड खाड खाडी मी मगाशी सांगितलेले राज्य Mississippi Florida Georgia Alabama Tennessee आणि लुइजियाना ही फुटली सात राज्य ती नुसती नाहीत फुटली तर ती साती राज्य एकत्र आली त्यांनी आपलं कॉन्फेडरेशन बनवलं लिंकनचा शपथविधी व्हायच्या आधी दक्षिणेच्या या राज्यांनी आपली राज्यघटना सुद्धा तयार केली आणि त्यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून वेगळं राष्ट्रगीत वेगळा राष्ट्रध्वज वेगळी राष्ट्रीय धोरणं वेगळी सत्ता जेफरसन डेव्हिसचा शपथविधी सुद्धा झाला हे लिंकन पाहत होता आणि लिंकननी शब्द देऊन ठेवलेला तर आपल्या लोकांना जे वॉशिंग्टनमध्ये जाऊन तयाऱ्या करत होत्या की गुलामीच्या प्रश्नावरही कुठलीही तडजोड करायची नाही लिंकन दोन वाक्य सातत्याने सांगत होता की मला देश एक ठेवायचा आहे लिंकन सांगत होता गुलामी गेली पाहिजे पण मी तुमच्यावर गुलामी काढणं लादणार नाही आणि शस्त्र पहिल्यांदा मी उचलणार नाही असं असून दक्षिणेच्या चार राज्यांच्या मध्ये मात्र फुटून निघण्याचं स्पिरिट वाढत गेलं त्यांच्या नेत्यांना वाटत होतं की हे उत्तरेचे म्हणजे त्यांचं नाव यांकीज हे काय लढतायत यांकीज लढूच शकत नाहीत त्यामुळे आपल्यालाच लढायचं आहे कारण योद्धे मुख्यतः आपण आहोत युद्धाची धमकी दिली की ते गप्प बसतील डायरेक्ट ऍक्शन डे म्हणतील जाऊ द्या तुम्हाला राहायचं नसेल तर काय करायचंय राष्ट्राध्यक्षा नात्याने बुक्यानंच्या समोर प्रश्न आला की ही सात राज्य फुटून निघाली म्हणतात राज्यांना फुटून निघण्याचा हक्क आहे का नाही राष्ट्राध्यक्षा नात्याने बुक्यानंद म्हणाला प्रेसिडेंट बुक्यानंद की घटनेमध्ये फुटून निघण्याचा हक्क कदाचित नसेलही पण कोणी जर म्हणत असेल की आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं नाही तर आपण कशी काय त्यांना सक्ती करणार त्यांनी तीन साडेतीन महिने शेवटचे शांत काढले त्या तीन साडेतीन महिन्यातच संकट वाढत गेलं कारण या चार्ल्स्टनच्या जवळ समुद्रकाठाला एक छोटा किल्ला होता त्याचं नाव फोर्ट समटर या फोर्ट समटरवर अमेरिकन सैन्याचा जो अधिकारी आहे कॅप्टन अँडरसन च्या ताब्यात होता तो अमेरिक म्हणजे वॉशिंग्टनचं सरकार ह्याच्या ताब्यात होता पण ते चार्ल्स्टनच्या जवळ होतं आणि दक्षिणेला ते ताब्यात घ्यायचं होतं त्यांनी सांगणं चालू केलं की आम्हाला फोर्ट समटर खाली करून द्या फोर्ट मधला हा जो अँडरसन आहे तो सातत्याने बुकॅननला सांगत होता की मला रसद पाठव आणि प्रेसिडेंट बुकॅनन जो निवडून न आलेला त्यांनी निवडणूकच लढवलेली नव्हती डेमोक्रॅटिक कॅन्डिडेट हरलेला त्याला माहिती होतं माझे शेवटचे अडीच तीन महिन्यात कुठं वाईटपणा घ्या त्यामुळे रसद कशाला पाठवा तो फोर्ट समतरला रसद पाठवतच नव्हता लिंकनचा शपथविधी मार्चमध्ये झाल्या क्षणी त्याच्या टेबलवर पहिलं समोर जे पत्र होतं ते पत्र होतं की समतरच्या किल्ल्याला रसद पाठवायची का नाही पाठवायची लिंकनने आपल्या सेनापतींना बोलवलं आणि आपल्या मंत्रिमंडळाबरोबर चर्चा केली त्याच्या मंत्रिमंडळात हा विल्यम एच सिवाट पण होता अन्यजण होते काय करायचं बाकीच्यांनी सांगितलं सबुरीने घ्या रसद पाठवणे या कृतीचा सुद्धा अर्थ होतो की युद्ध आपण चालू करतो मग लिंकननी जाहीर केलं की समतरच्या किल्ल्याला मी शस्त्रास्त्र दाळूगोळा पाठवणार नाहीये आपण आपलं आपसातलं काय ते बोलून ठरवू पण शेवटी समतरच्या किल्ल्यामध्ये ते अमेरिकन येथे लक्षात घ्या त्यांना रसद पोचलेले अन्नधान्य तर ते भुकेने मरतील माझं काम त्यांना ती रसद पोचणे मी तेवढीच रसद पुरवतोय म्हणून त्यांनी अत्यंत वृद्ध असलेला अमेरिकेचा सरसेनापती जनरल विनफिल्ड स्कॉट याच्याशी विचारविनिमय करून एक जहाज तयार केलं की त्या जहाजांच्या मधनं फक्त अन्नधान्याची रसद पाठवतो पण ते जहाज हे समतरच्या किल्ल्याला लागून जो समुद्र खाडी तिथे यायच्या आत दक्षिणेने समतरच्या किल्ल्यावर तोफा टाकल्याच ही तारीख बारा एप्रिल अठराशे एकसष्ट आहे जर यादव युद्ध सुरू कधी झालं असं मोजायचं झालं तर सर्वसाधारणपणे बहुसंख्य जण मानतात आणि कबूल सांग की ही तारीख यादव युद्ध चालू झालं बारा एप्रिल अठराशे एकसष्ट दक्षिणेमध्ये एक प्रचंड चैतन्याचं आनंदाचं वातावरण होतं की झालं युद्ध चालू आता आणि दक्षिणेचे सेनापती सुद्धा सांगत होते की फार लढाई होणार नाहीये खरंच युद्ध करावं लागतं हे संपल्यानंतर जे यांकीज आहेत त्यांच्यात लढाईची कुवत नाही हे आई शारामी आणि हे फक्त व्यापारी वर्ग आहे का योद्धा आहेत काय हे शरणागती पत्करून मोकळे होणार आहेत या युद्धामध्ये रक्त किती सांडेल दक्षिणेच्या सेनापतीच्या तोंडचं एक वाक्य इतिहासाने नोंदवलंय की it will not even fill a ladies thimble ladies thimble म्हणजे असा एक छोटा ग्लास छोटा ग्लास ज्याच्यातनं स्त्रिया पाणी अथवा जे काही त्यांची वाईन इत्यादी पित असतील ते असा छोटा ग्लास तर या युद्धात रक्त किती सांडेल हे it will not even fill a ladies thimble इतकं सुद्धा रक्त सांडणार नाही त्यामुळे आपलं युद्ध चालू करायचं आपण बारा एप्रिल अठराशे एकसष्ट ला अमेरिकन गृहयुद्ध प्रत्यक्ष चालू झालं आणि लिंकननी त्याच्याकडे जी संसद होती त्याच्यासमोर मागणी केली की मला सैन्य उभं करायला परवानगी द्या किती सैन्य उभं करायला परवानगी द्या अठराशे एकसष्टमध्ये अमेरिकेचं एकत्रित लष्कर होतं सोळा हजार आणि लिंकन आता परवानगी मागतोय की मला सत्तर हजार लष्कर उभं करायला परवानगी द्या उत्तरेने अर्थातच ती परवानगी दिली उत्तरेचे रिसोर्सेस प्रचंड होते जाहीर मांडल्यानंतर उत्तरेला आधीच्या चळवळीमुळे जी पार्श्वभूमी होती त्यामुळे सत्तर हजार काय तीन लाख जणांनी नावं नोंदवली की आम्हाला सैनिक म्हणून एनलिस्ट आम्हाला सैनिक म्हणून दाखलवायचं आहे आणि युद्धाला तोंड फुटलं आणि लिंकन आणि जेफरसन डेव्हिस यांच्या नेतृत्वाची शैली निर्णय घेण्याची जी पद्धत होती व्यक्तिमत्वातला तो ल त्याला मी समर्थ रामदासांच्या कृपेनी एक असामान्य शब्द वापरू इच्छितोय तो शब्द आहे साक्षेप पर्स्पेक्टिव्ह आहे बॅलन्स आहे घटनांकडे बघण्याचा युद्धाचे चढउतार पुढची चार वर्ष चालू होते युद्धाचा चढउतार चार टप्प्यांमध्ये समजावून घेत आहे पहिला टप्पा आहे जिथे दक्षिणेचा विजय होतोय पण दक्षिणेचा विजय होत होत एक वेळ अशी आली की दक्षिणेचं सैन्य वॉशिंग्टनच्या सीमेवर आलं आणि ते तिथेच थांबलं